إليه يرد علم الساعة وما تخرج من ثمرات من أكمامها وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه ويوم يناديهم أين شركائي قالوا آذنا كما منا من شهيد त्या व्यक्तीचं ज्ञान अल्लाकडेच रुजू होतं तोच त्या सर्व फळांना जाणतो जे आपल्या मोहरांतून निघतात त्यालाच माहित आहे की कोणती मादी गर्भवती झाली आहे आणि कोण बाळंत झाली आहे मग ज्या दिवशी तो या लोकांना हाक देईल की कोठे आहेत ते माझे भागीदार ते म्हणतील आम्ही सांगितलं आहे आज आमच्यापैकी कोणी याची साक्ष देणारा नाही وضل عنهم ما كانوا يدعون من قبل وظنوا ما لهم من محيص त्यावेळी ते सर्व उपास्य यांच्याकडून हरवले जातील ज्यांचा हे त्यापूर्वी धावा करत होते आणि हे लोक समजून घेतील की यांच्यासाठी आता कोणतेही आश्रयस्थान नाही لا يسأم فلننبئن الذين كفروا بما عملوا ولنذيقنهم من عذاب غليظ मनुष्य कधीही भल्यासाठी प्रार्थना करताना थकत नाही आणि जेव्हा त्याच्यावर एखादं अरिष्ट येतं तेव्हा तो निराश आणि हताश होतो परंतु संकटकाळ निघून जाता क्षणीच जेव्हा आम्ही त्याला आमच्या कृपेचा आस्वाद देतो हा म्हणतो मी ह्यालाच पात्र आहे आणि मला नाही वाटत की कायमत कधी येईल परंतु जर खरोखरीच मी माझ्या रबकडे परतवला गेलो तर तेथे सुद्धा मौजमजा करीन वास्तविकत कुप्र करणाऱ्यांना आम्ही खचितच हे दाखवल्याशिवाय राहणार नाही की ते काय करून आले आहेत आणि त्यांना आम्ही मोठ्या घृणास्पद प्रकोपाचा आस्वाद देऊ وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر فذو माणसाला जेव्हा आम्ही देणगी देतो तेव्हा तो तोंड फिरवतो आणि ऐटीत देतो, आणि जेव्हा त्याला एखादं संकट स्पर्श करत तेव्हा तो लांबलचक प्रार्थना करू लागतो हे पैगंबर सल्लम यांना सांगा कधी तुम्ही असाही विचार केला की जर खरोखरच हा कुराण अल्लाकडूनच असला आणि तुम्ही याचा इन्कार करत राहिला तर त्या माणसापेक्षा मोठा पथभ्रष्ट अन्य कोण बरं असेल जो याच्या विरोधात दूरवर निघून गेला असावा سنريهم آياتنا في الآفاق وفي أنفسهم حتى يتبين لهم حتى يتبين لهم أنه الحق أولم يكف بربك أنه على كل شيء شهيد लवकरच आम्ही यांना आमच्या निशाण्या बाह्य जगतातही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगात सुद्धा येत पावेतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुराण खरोखरीच सत्याधिष्ठित आहे काही ही गोष्ट पुरेशी नाही की तुझा रब प्रत्येक गोष्टीचा साक्षी होईल असा हे लोक आपल्या रबच्या भेटीसंबंधी शंका बाळगतात ऐकून असा तो प्रत्येक वस्तूला वेढून आहे بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे حميم عين سين قاف كذلك يوحي إليك وإلى الذين من قبلك الله العزيز الحكيم हा मीम ऐन सीन काफ अशाच प्रकारे प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान अल्लाह तुमच्याकडे आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांकडे दिव्य बोध पाठवत राहिला आहे له ما في السماوات وما في الأرض وهو العلي العظيم تكاد السماوات يتفطرن من فوقهن والملائكة والملائكة يسبحون بحمد ربهم ويستغفرون لمن في الأرض ألا إن الله هو الغفور الرحيم आकाशांमध्ये आणि पृथ्वीत जे जे काही आहे त्याच आहे तो उच्चतर आणि महान आहे दूर नव्हे की आकाश करून फाटले जावेत फरिश्ते आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच पावित्र्य गान करत आहेत आणि पृथ्वीवासियांसाठी क्षमेची याचना करत आहेत जाणून असा की खरोखरच अल्लाह क्षमाशील आणि दयावान आहे والذين اتخذوا من دونه أولياء الله حفيظ عليهم وما أنت عليهم بوكيل ज्या लोकांनी त्याला सोडून काही अन्य आपले वाली बनवले आहेत अल्लाच त्यांच्यावर निरीक्षक आहे तुम्ही त्यांचे हवालदार नाही وكذلك أوحينا إليك قرآنا عربيا قرآنا عربيا لتنذر أم القرى ومن حولها وتنذر يوم الجمع لا ريب فيه فريق في الجنة وفريق في السعير होय अशाच प्रकारे हे पैगंबर सल्लेला अलैहि वसल्लम हा अरबी कुराण आम्ही तुमच्याकडे वह्य अर्थात दिव्यबोध केला आहे जेणेकरून तुम्ही वस्त्यांचे केंद्र मक्का शहर आणि त्याच्या सभोवती राहणाऱ्यांना खबरदार करावं आणि एकत्र होण्याच्या दिवसाचं भय दाखवावं ज्याच्या आगमनात कोणतीही शंका नाही एका गटाला जन्नतमध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या गटाला नरकात ولو شاء الله لجعلهم أمة واحدة ولكن ولكن يدخل من يشاء في رحمته والظالمون ما لهم من ولي ولا نصير أم اتخذوا من دونه أولياء فالله هو الولي وهو يحيي الموتى وهو على كل شيء قدير जर अल्लाने इच्छिलं असतं तर या सर्वांना एकत्र धार्मिक समुदाय बनवलं असतं परंतु तो ज्याला इच्छितो त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो आणि जालिमांचा कोणी वालीही नाही आणि सहाय्यकही नाही काय हे इतके नादान आहेत की त्यांनी त्याला सोडून इतर वाली बनवून घेतले आहेत वाली तर अल्लाच आहे तोच मृतांना जीवित करतो आणि तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे وما तुमच्या दरम्यान ज्या बाबतीत ही मतभेद असेल त्याचा निर्णय लावणं अल्लाचं काम होय तोच अल्लाह माझा रब आहे त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि त्याच्याकडेच मी रुजू होतो فاطر السماوات والأرض جعل لكم من أنفسكم أزواجا ومن الأنعام أزواجا يذرأكم فيه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 होतं आणि हे यामुळे झालं की ते आपसात एक दुसऱ्याची आगळी करू इच्छित होते जर तुझ्या रबने अगोदरच हे फरमावलं नसतं की एका निश्चित वेळेपर्यंत फैसला स्थगित ठेवला जाईल तर त्यांचा कज्जा निकालात काढला गेला असता आणि वस्तुस्थिती अशी आहे की अगोदरहून गेलेल्यानंतर जे लोक ग्रंथाचे वारस बनवले गेले ते त्याकडून मोठ्या अस्वस्थताजनक शंकेत गुरफटलेले आहेत فلذلك فادع واستقم كما أمرت ولا تتبع أهواءهم وقل آمنت بما أنزل الله من كتاب وأمرت لأعدل بينكم الله ربنا وربكم لنا أعمالنا ولكم أعمالكم لا حجة بيننا وبينكم الله يجمع بيننا وإليه المصير ज्या अर्थी अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून हे मोहम्मद आता तुम्ही याच धर्माकडे आमंत्रित करा आणि जशी तुम्हाला आज्ञा दिली गेली आहे त्यावर भक्कमपणे कायम राहा आणि या लोकांच्या इच्छेचं अनुसरण करू नका आणि यांना सांगा की अल्लाने जो ग्रंथही उतरवला आहे मी त्याच्यावर इमान आणलं मला आज्ञा दिली गेली आहे की मी तुमच्या दरम्यान न्याय करावा अल्लाच आमचाही रब आहे आणि तुमचा रब सुद्धा आमची कृत्य आमच्यासाठी आहेत आणि तुमची कृत्य तुमच्यासाठी आपल्या दरम्यान कोणताही तंटा नाही अल्लाह एके दिवशी आम्हा सर्वांना एकत्र करेल आणि त्याच्याकडेच सर्वांना जायचं आहे والذين يحاجون في الله من بعد ما استجيب له حجتهم داحضة عند ربهم حجتهم داحضة عند ربهم وعليهم غضب ولهم عذاب شديد अल्लाच्या आमंत्रणाला साथ दिल्यानंतर जे लोक साथ देणाऱ्यांशी अल्लाच्या बाबतीत वाद घालत असतात त्यांची हुज्जतखोरी त्यांच्या रबजवळ खोटी आहे आणि त्यांच्यावर त्याचा क्रोध आहे आणि त्यांच्यासाठी भयंकर प्रकोप आहे الله الذي أنزل الكتاب بالحق والميزان وما يدريك لعل الساعة قريب يستعجل بها الذين لا يؤمنون بها والذين آمنوا مشفقون منها ويعلمون أنها الحق ألا إن الذين يمارون في الساعة لفي ضلال بعيد तो अल्लाच आहे ज्याने सत्यानिशी हा ग्रंथ आणि तराजू उतरवला आहे आणि तुम्हाला काय माहित कदाचित निर्णयाची घटका जवळ येऊन ठेपली असावी जे लोक तिच्या येण्यावर इमान ठेवत नाहीत ते तर तिच्यासाठी घाई करतात परंतु जे तिच्यावर इमान ठेवतात ते तिला भीतात आणि जाणतात की ती निश्चितपणे येणार आहे चांगला ऐकून घ्या जे लोक त्या घटकेच्या आगमनात शंका निर्माण करणारे वादविवाद करतात ते मार्गभ्रष्टतेत फार दूरवर गेले आहेत الله لطيف بعباده يرزق من يشاء وهو القوي العزيز من كان يريد حرث الآخرة نزد له في حرثه ومن كان يريد حرث الدنيا نؤته منها وما له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 सांगा की मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही तथापि आप्तेष्ट संबंधाचे प्रेम निश्चित इच्छितो जो कोणी भलाई कमविल आम्ही त्याच्यासाठी त्या भलाईत उत्तमतेची भर करू निसंदेह अल्लाह मोठा क्षमाशील आणि गुणग्राहक आहे أم يقولون افترى على الله كذبا فإن يشأ الله يختم على قلبك ويمحو الله الباطل ويحق الحق بكلماته إنه عليم بذات الصدور काय हे लोक असं म्हणतात की या व्यक्तीने अल्लावर मोठं कुभांड रचलं आहे जर अल्लानं इच्छिलं तर तुमच्या हृदयावर मोहर करावी तो असत्याला नष्ट करतो आणि सत्याला आपल्या फरमानांनी खरं करून दाखवतो तो उरातील लपलेली गुपित जाणतो وهو الذي يقبل التوبة عن عباده ويعفو عن السيئات ويعلم ما تفعلون ويستجيب الذين آمنوا وعملوا الصالحات ويزيدهم من فضله والكافرون لهم عذاب شديد तोच आहे जो आपल्या दासांकडून पश्चाताप मान्य करतो आणि वाईट गोष्टी माफ करतो वास्तविकत तुम्हा लोकांच्या सर्व कृतींचं त्याला ज्ञान आहे तो इमान आणणाऱ्या आणि सत्कृत्य करणाऱ्यांची प्रार्थना मान्य करतो आणि आपल्या मेहरबानीनं त्यांना अधिक जास्त देतो उरले इन्कार करणारे तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षा आहे ولو بسط الله الرزق لعباده لبغوا في الأرض ولكن ينزل بقدر ما يشاء إنه بعباده خبير بصير وهو الذي ينزل الغيث من بعد ما قنطوا وينشر رحمته وهو الولي الحميد जर अल्लानं आपल्या सर्व दासांना विपुल रोजी दिली असती तर त्यांनी भूतलावर शिरजोरीचं तुफान माजवलं असतं परंतु तो एका हिशोबानं जितकं इच्छितो तितकं उतरवतो निसंदेह तो आपल्या दासांची खबर राखणारा आहे आणि त्यांच्यावर नजर ठेवतो तोच आहे जो लोक निराश झाल्यानंतर पाऊस पाडतो आणि आपली कृपा पसरवतो आणि तोच प्रशंसेस योग्यवाली आहे ومن آياته خلق السماوات والأرض وما بث فيهما من دابة وهو على جمعهم إذا يشاء قدير त्याच्या निशाण्यांपैकी आहे या आकाशांची आणि पृथ्वीची निर्मिती आणि ही प्राणीमात्र निर्मिती जिचा त्यानं दोन्ही ठिकाणी विस्तार केला आहे तो हवं तेव्हा त्यांना एकत्रित करू शकतो तुम्ही लोकांवर जे जे कोणतं संकट आलं आहे ते तुम्ही स्वहस्ते केलेल्या कमाईपासून आलं आहे आणि बऱ्याचशा चुकांकडे तो सहजासहजी दुर्लक्ष करत असतो तुम्ही पृथ्वीवर आपल्या ईश्वराला जेरी सांडणारे नाहीत आणि अल्लाच्या विरुद्ध तुमचा कोणताही समर्थक आणि सहाय्यक नाही ومن آياته الجوار في البحر كالأعلام إن يشأ يسكن الريح فيظللن رواكد على ظهره إن في ذلك لآيات لكل صبار شكور त्याच्या निशाण्यांपैकी आहेत ही गलबत जी समुद्रात पर्वतासमान दिसत असतात अल्लानं हवं तेव्हा वाऱ्याला स्थिर करावं आणि यांनी समुद्राच्या पाठीवर उभीच उभं राहावं यात मोठ्या निशाण्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी कमाल दर्जाचं संयम आणि कृतज्ञता दाखवणारी असेल अथवा त्यांच्यावर स्वार होणाऱ्यांच्या पुष्कळशा अपराधांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या थोड्याच कृत्यांच्या पायी त्यांना बुडून टाकावं आणि त्यावेळी आमच्या आयतीमध्ये वाद घालणाऱ्यांना कळावं की त्यांच्यासाठी कोणतंही आश्रयस्थान नाही जे काही तुम्हा लोकांना दिलं गेलं आहे ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लापाशी आहे ते बेहतरही आहे आणि सदैव राहणार देखील ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी इमान आणलं आहे आणि जे आपल्या रबवर भरोसा ठेवतात والذين يجتنبون كبائر الإثم والفواحش وإذا ما غضبوا هم يغفرون والذين استجابوا لربهم وأقاموا الصلاة وأمرهم شورى بينهم وأمرهم شورى بينهم ومما رزقناهم ينفقون والذين إذا أصابهم البغي هم ينتصرون ते मोठमोठाले पाप आणि अश्लील कृत्यांपासून अलिप्त राहतात आणि जर राग आला तर क्षमा करतात जे आपल्या रबची आज्ञा पाळतात नमाज कायम करतात आपले व्यवहार आपापसातील मसलतीने चालवतात आम्ही जी काही रोजी त्यांना दिली आहे तिच्यातून खर्च करतात आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो तेव्हा त्याचा मुकाबला करतात وجزاء سيئة سيئة مثلها فمن عفا وأصلح فأجره على الله إنه لا يحب الظالمين वाईटाचा बदला तसलाच वाईट आहे मग जो कोणी माफ करेल आणि सुधारणा करेल त्याचा मोबदला अल्लाच्या जिम्मे आहे अल्लाह जालिमांना पसंत करत नाही ولمن انتصر بعد ظلمه فأولئك ما عليهم من سبيل إنما السبيل على الذين يظلمون الناس ويبغون في الأرض بغير الحق أولئك لهم عذاب أليم ولمن صبر وغفر إن ذلك لمن عزم الأمور आणि जे लोक अत्याचार झाल्यानंतर बदला घेतील त्यांची निर्भत्सना केली जाऊ शकत नाही निर्भत्सने लायक तर ते आहेत जे दुसऱ्यावर जुलूम करतात आणि पृथ्वीवर हकनाक आगळीकी करतात अशा लोकांसाठी यातनादायक प्रकोप आहे तथापि जो मनुष्य संयमानं वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठ्या साहसी कामांपैकी होय ومن يضلل الله فما له من ولي من بعده وترى الظالمين لما رأوا العذاب يقولون هل إلى مرد من سبيل ज्याला अल्लानेच पथभ्रष्टतेत फेकावं त्याचा सांभाळ करणारा कोणी अल्लाह पश्चात नाही तुम्ही पाहाल की जालिम जेव्हा प्रकोप पाहतील तेव्हा सांगतील की आता परतण्याचाही एखादा मार्ग आहे وتراهم يعرضون عليها خاشعين من الذل ينظرون من طرف خفي وقال الذين آمنوا إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا إن الظالمين في عذاب مقيم आणि तुम्ही पाहाल की जहन्नमच्या समोर जेव्हा हाणले जातील तेव्हा अपमानामुळे ते वाकले जात असतील आणि तिला नजर चुकून चुकून कटाक्षानं पाहत असतील त्यावेळी ते लोक ज्यांनी इमान आणलं होतं सांगतील की प्रत्यक्षात खरे दिवाळखोर तेच लोक होत ज्यांनी आज कायमातच्या दिवशी आपल्या स्वतःला आणि आपल्या संबंधींना तोट्यात घातलं सावध रहा जालिम लोक कायमचे प्रकोपात राहतील आणि त्यांचे कोणी समर्थक आणि वाली नसतील ज्यांनी अल्लाच्या विरुद्ध त्यांच्या मदतीला यावं ज्याला अल्लाहनं पदभ्रष्टतेत फेकावं त्याच्यासाठी बचावाचा कोणताही मार्ग नाही मान्य करा आपल्या रबचं म्हणणं यापूर्वी की तो दिवस यावा ज्याच्या टळण्याची कोणतीही शक्कल अल्लाकडून नाही त्या दिवशी तुमच्यासाठी कोणतेही आश्रयस्थान असणार नाही आणि तुमच्या परिस्थितीत आम्ही तुम्हाला यांच्यावर रक्षक म्हणून तर पाठवलेलं नाही तुमच्यावर तर केवळ गोष्ट पोहोचवण्याची जबाबदारी आहे माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही त्याला आपल्या कृपेचा आस्वाद देतो तर त्यावर फुलून जातो आणि जर त्याच्या स्वतःच्या हस्ते केलं सवरलं एखाद्या संकटाच्या रूपाने त्याच्या अंगलट येतं तर अत्यंत कृतज्ञ बनतो لله ملك السماوات والأرض يخلق ما يشاء يهب لمن يشاء إناثا الذكور أو يزوجهم ذكرانا وإناثا ويجعل من يشاء عقيما إنه عليم قدير अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा मालक आहे जे काही इच्छितो निर्माण करतो ज्याला इच्छितो त्याला मुली देतो ज्याला इच्छितो त्याला मुलं देतो ज्याला इच्छितो त्याला मुलं आणि मुली दोन्ही मिळून देतो आणि ज्याला इच्छितो त्याला वांस बनवतो की अल्लानं त्याच्याशी समक्ष बोलणी करावी त्याची बोलणी एकतर वह्य अर्थात संकेताच्या स्वरूपात होते अथवा पडद्यामागून अथवा मग तो एखादा संदेशवाहक अर्थात फरिश्ता पाठवतो आणि तो त्याच्या आज्ञेनं जे काही इच्छितो वह्य अर्थात बोध करतो